एव्ही टॉक्सवर अनुकडून तुम्हा सगळ्यांचे स्वागत आपण ऐकत आहात एक लग्न असेही भाग दोन मागच्या भागात आपण पाहिले की समीर आणि शर्वरीची लग्नाची बोलणी सुरू होती दोघेही एकमेकांचे पक्के दुश्मन आहेत समीर शरूचा बदला घेण्यासाठी तिला होकार देतो आणि आता पुढे समीर त्याचा मित्र रोनितला फोन करतो हॅलो रोनित मला तुला भेटायचं आहे सांग कुठे भेटतो आहेस रोनित विचारतो अरे काय झालं एवढा डायरेक्ट भेटायला बोलवतो आहेस समीर म्हणतो अरे ते भेटल्यावर सांगतो पण तू आधी भेट तर खरं रोनित सांगतो बरं एक काम कर मगरपट्टा कॉर्नरला त्या आपल्या नेहमीच्या कॅफेत ये ओके मी साडेसातपर्यंत पोहोचतो समीर घरात हो तर बोलला होता पण मन काही मानत नव्हतं म्हणून रोनितला भेटायला जातो तो त्याच्या आधीच कॅफेमध्ये पोहोचतो आणि त्याची वाट पाहत असतो हाय सॅम बरा आहेस ना रोनित विचारतो समीर सांगतो कसला बरा असणारे मी माझी वाट लागणारे असं वाटू लागलंय रोनित विचारतो काय रे काय झालं समीर म्हणतो काय झालं म्हणून काय विचारतोस तू बोलला मला शर्वरीला धडा शिकवायचा असेल तर हो म्हण लग्नाला मी बोललो अरे काय सांगतोस काय रोनीत हसत म्हणाला समीर म्हणतो हो पण मला जाम टेन्शन आले तुला माहीत आहे ना ती सगळं नीट होईल का नाहीतर माझ्या घरच्यांसमोर वांदे होतील रोनित सांगतो पण मला तर खरं वाटते ना तू हो बोलला आहेस लगेचच हो पण म्हणालास समीर म्हणतो अरे गाढवा तूच म्हणालास ना की हो म्हण म्हणून रोनीत सांगतो हो म्हणालो म्हणजे मी फक्त विचार कर म्हणालो होतो तू खरं हो म्हणालास समीर म्हणतो अरे यार तू ना मार खाशील माझा आता कधी कधी मला शंका येते तू माझा मित्र आहे की शत्रू अरे गंमत करतोय रे किती टेन्शन घेतोय आणि टेन्शन आता तिने घ्यायला हवं तू नाही रोनित म्हणाला समीर म्हणतो ते काय आहे ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं तुला काय जाते सांगायला रोनित हसतो आणि म्हणतो अरे तू माझ्यावर हे असे प्रत्येक वेळेस बिल फाडणार असशील तर काही गरज नाही आहे माझं ऐकायची तसंही मी जर म्हणालो एव्हरेस्टवरून उडी घे तर घेशील समीर सांगतो हो घेईन कारण ते परवडेल एक वेळ पण हे मला हो म्हणाल्यापासून इतकं टेन्शन आलंय कसे सांगू तुला रोनित विचारतो अरे ऐक तसं पण तुला ती आवडत होती की नाही समीर सांगतो काय ते तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यानंतर जे राडे झाले ते माहीत नाही तुला आणि असं घडल्यानंतर कोण प्रेमात पडेल अशा चेटकिनीच्या रोनित विचारतो ते खरं आहे पण म्हणजे ठीक आहे ना पुन्हा लग्नानंतर तुला ती आवडेलही काय मग तिच्या घरी कळवलं का समीर म्हणतो हो केव्हाच कळवले घरच्यांनी त्यांना तर घाई झाली आहे रोनीत बोलतो मग तिचा काही फोन वगैरे नाही ना तेच तर अजून ही अंबाबाई शांत कशी तेच कळेना नक्की काहीतरी गेम करेल ती मी सांगतो तुला पण काय रे घरात माझं सगळं ऐकून घ्यायला ती काय जुन्या काळातली मुलगी नाही मला तर त्याचेच टेन्शन आले घरच्यांसमोर तिने तमाशा केला तर समीर फुल टेन्शनमध्ये आहे रोनीत सजेशन देतो हे बघ मी काय सांगतो तिला सरळ करायला सहा महिने पुरे झाले त्यात ती सरळ झाली तर बरं नाहीतर डिवोर्स द्यायचा सांगायचं पटत नाही दोघांचे सिम्पल समीर लगेच म्हणतो अरे असं लाईफ खराब करायचं एखाद्या मुलीचं मला नाही पटत ती काय सुधी अबला नाही समीर मे बी तीच देईल डिवोर्स तुला आणि हे कॉमन आहे पटत नाही तर तसेच राहणार का रोनित म्हणाला समीर सांगतो म्हणजे तिला सरळ करण्यासाठी म्हणून लग्न करायचं म्हणजे खेळ वाटतोय का तुला लग्न म्हणजे फक्त त्या दोन माणसांचं नसतं तर दोन कुटुंबांचं असतं त्या दोघांच्या बरोबर इतरांचेही नाजूक बंध जुळलेले असतात मी सोड म्हणालो किंवा ती म्हणाली म्हणून लगेच शक्य नसतं कारण त्यात पूर्ण कुटुंबाच्या भावना जोडलेल्या असतात रोनित हसतो हो मग एवढं माहीत होतं तुला तर कशाला हो म्हणायचं काठी आहे का रे इथे समीर आजूबाजूला पाहू लागतो तसे आजूबाजूला बसलेले काही कपल्स विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहू लागतात अरे काय झालं तुला रोनित विचारतो इथे जर काठी भेटली ना तर तुला चोपून काढेन तुझ्यासारखा मित्र नसलेला परवडला ते गाणं ना अगदी तुझ्यासाठी असणार आहे हर एक फ्रेंड कमी ना होता हे त्याची अवस्था बघून रोनित हसतच होता बरं ऐक मी काय म्हणतो तू नवीन घर घेतले आहे ना मग लग्नानंतर तिकडेच शिफ्ट होणार असेल कारण तुझा ब्रो तुझ्या मॉम डॅड सोबत राहतोय बरोबर मग कोणाला शंका येणार नाही आणि त्यांच्यासमोर तिच्याशी नॉर्मलच वागायचं मग काय प्रॉब्लेम आहे हो ते तर माझ्या लक्षातच आलं नाही समीर म्हणाला बघ प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो पण तो शोधावा लागतो कळालं रोहित उगाच भाव खाऊन म्हणतो समीर बोलतो हो आणि तो फक्त तुलाच भेटतो नाही का बरं चल कॉफी घे आणि ते तोंड पाडून बसला आहेस ना ते आधी नीट कर रोनितशी बोलल्यानंतर त्याचा मूड आपोआप बदलला इकडे शर्वरीची घरात सतत चिडचिड चाललेली तिने आधी स्वतःच्या परीने जितके शक्य होईल तेवढे त्याच्याशी लग्न नाही करायचं हा पवित्रा घेतला होता त्यासाठी ती आई बाबा दोघांशीही बोलत नव्हती तिची कॉलेजमध्ये साक्षी नावाची एक खास मैत्रीण होती तिच्याशी फोन लावून ती बोलते हॅलो साक्षी अगं मला तुला भेटायचं आहे आता तू घरी येतेस की मी येऊ तुझ्या घरी काय झाले ऐक ना उद्या भेटू ना शर्वरी बोलते नाही ग खूप महत्त्वाचे बोलायचे आहे बरं एक काम कर खाली ये आपण गार्डनमध्ये बोलत बसू ओके डन आलेच साक्षी तिच्याच अपार्टमेंटमध्ये राहत होती शर्वरी खाली गेली आणि दुसऱ्या मिनिटाला साक्षी तिच्यासमोर हजर होती काय ग तुला पाहूनच कळते की किती चिडली आहेस आता सांगणार आहेस का काय झालं दोन दिवसांपूर्वी मला एक मुलगा पाहून गेला आणि तो हो म्हणालाय मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे साक्षी विचारते तो नेमका समीर होता काय सांगतेस काय पण तो हो का म्हणाला म्हणजे मला तर काहीच कळत नाहीये शर्वरी सांगते तेच तर तो आला त्या दिवशी सुद्धा आमचे दोघांचे भांडण झाले पहिल्यांदा तर मला माहितीच नव्हतं की तो येणार आहे त्याला पाहिल्यावर असा राग आला होता ना मला साक्षी म्हणते पण मग हो का म्हणालाय तो म्हणजे तुमच्या दोघांचं कॉलेजमधले भांडण पाहता तो हो म्हणालाय खरंच वाटत नाही सेम थिंग मला पण कळेना मुद्दाम करतोय तो हे सगळं आणि माझ्या घरचे त्यांना जणू असं वाटतं की या स्थळानंतर मला दुसरं स्थळ भेटणारच नाही अरे बापरे अवघड आहे की मग पण काय ग तसा तू दिसायला भारी आहे की साक्षी म्हणाली शर्वरी रागातच म्हणते मग मी काय करू त्याचं लोणचं घालू तू काय बोलते आहेस हे मध्येच एक मिनिट पण कॉलेजमध्ये तर ती नताशा होती त्याच्यासोबत मग तिला सोडून माझ्याशी का लग्न करायला तयार झालाय हा आणि तिची तर आठवणही नको वाटते मला I just hate her Sakshi सांगते आपल्याला काय करायचं आहे तिचा विचार करून आता काय करायचं ते बघ आणि तेव्हा सुद्धा तिच्यावरून काही कमी राडे झाले होते शर्वरी विचारते आता काय करू मी तर नाही म्हणून सांगितले आईबाबांना पण ते ऐकलेच नाही तर साक्षी सल्ला देते एक काम करना त्यांनी नाही ऐकलं तर सरळ लग्न कर आणि मग कॉलेजमध्ये तू कसा त्याचा जीव नकोसा केला होतास लग्नानंतरही त्याच्या घरात तेच करायचं बिचारा कंटाळून आपोआप तुला सोडून देईल शर्वरी म्हणते ते तर करावंच लागणार असं दिसतंय पण त्यासाठी मी माझी लाईफ का पणाला लावू उद्याच त्याला भेटणार आणि लग्न होण्याच्या आधीच त्याला बरोबर दाखवते मी काय चीज आहे म्हणजे लग्नाचे खूळ कसा विसरत नाही तेच बघते साक्षी बोलते that's like a good girl आता कशी लढायला तयार झाली माझी झाशीची राणी तर दोघी एकमेकींना टाळ्या देत हसू लागल्या थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा करून लगेच आपल्या घरी गेल्या शर्वरी घरात पाऊल ठेवते तोच आई विचारते काय ग कुठे गेली होती आता वॉक करायला गेली होती का आता तो सुद्धा करायला नाही जायचं का मी शर्वरी म्हणते शर्वरी इकडे ये आम्हा दोघांना तुझ्याशी जरा बोलायचं आहे बाबा म्हणतात बोला ती त्यांच्यासमोर सोफ्यावर जाऊन बसत म्हणाली बाबा म्हणतात हे बघ शरू तू लहान नाहीस आता तुझ्या आयुष्यात म्हणजे तुला कोणी आवडत असता तर त्याच्याशीही लग्न लावून द्यायला आम्ही तयार होतो पण असं कोणी नव्हतं आईसुद्धा समजावते आम्ही आता हा जो निर्णय घेतलाय तो तुझ्या भल्यासाठीच घेतला आहे आम्ही किती दिवस तुझ्यासोबत राहणार आहोत तुझी आम्हाला काळजी वाटते म्हणून आमचं एवढं शेवटचं ऐकशील का बाळा बाबा तुम्ही आत्ताच म्हणाला की नाही मी लहान नाही आहे मग माझा निर्णय मी घेऊ शकते मी कमवते मी कोणावर डिपेंड नाही आहे आणि आई असं असताना तुम्ही माझी काळजी नका करू आई म्हणते हो का अगं फक्त निर्णय घेणे आणि कमावणे हे महत्त्वाचे नसते पण तुझा असा हा स्वभाव पाहता कोण तुझ्याशी लग्न करेल एक मुलगी म्हणून तुझी आम्हाला काळजी वाटणं साहजिकच आहे ना बाबा सांगतात जरा आमच्या जागी राहून विचार कर एकदा हो केला पण मी त्या समीरसोबत लग्न करणार नाही म्हणजे नाही हा माझा निर्णय झालाय ती डायरेक्ट उठून बेडरूममध्ये निघून जाते आत्ता हो काय करायचं तेच तर खूप चांगलं वाटतंय हो आई म्हणते बाबा विचारतात हो आणि आता नाही म्हणालो तरी कारण काय सांगू हा प्रश्नच आहे एक काम करा आत्ता काही सांगू नका त्यांना बघू आणखी काही दिवसात हिचे मत बदललं तर आई म्हणते ठीक आहे त्यालाच काळजी असो बाबा म्हणतात सकाळी नेहमीप्रमाणे शर्वरी ऑफिसला चाललेली आज रोडवर ट्राफिक जरा जास्तच होती त्यामुळे ऑफिसला जायला वेळ लागत होता ती तिची स्कूटी घेऊन निघाली होती आणि ट्राफिकमुळे जवळजवळ वैतागली होती ती एका सिग्नलला थांबलेली सिग्नल सुटताच तिने टर्न घेतला पण कोण जाणे कसे पाठीमागच्या कारचा थोडा धक्का लागला ती अनकंट्रोल होऊन समोरच्या कारवर धडकली आणि स्कूटी पडली तिला फारसं लागलेलं नव्हतं पण समोरच्या कारमधून नेमका समीर उतरला कारच्या पाठीमागे पाहतो तर भला मोठा स्क्रॅच होता कोणी केलंय त्यावर चिडणार तर समोर शर्वरी होती काय ग ए तुला दिसत नाही का बरोबर माझीच कार ठोकली ना शर्वरी म्हणाली ए मी मुद्दाम नाही केलंय आणि जास्त बोललास ना तर यापेक्षा मोठा स्क्रॅच दिसेल ते पण समोरच्या बाजूला समजलं समीर म्हणतो तुला नीट बोलायला कोणी शिकवले नाही का तसंही मॅनर्स नावाची चीज तुझ्याकडे नाही आहे की तू सॉरी म्हणशील शर्वरी सांगते माझी चूक नसेल तर मी का सॉरी म्हणू आणि तुला तर कधीच म्हणणार नाही समीर म्हणतो ए मला काही ऐकायचं नाही चल पटकन पैसे काढायचे दहा हजार काढ आत्ताच्या आत्ता दहा हजार पाहिजेत थांब हा पर्समधून दहा रुपये काढून त्याच्या हातावर ठेवते ए हे काय मी काय भिकारी वाटलो तुला माझी कार दुरुस्त करून हवी मला हो का मग मला पाठीमागून धक्का मारला ना त्याच्याकडून घे माझी चूक नाही यात कुठल्या मूर्खाला सांगते मी ए मूर्ख कोणाला म्हणत आहेस तू या समीर पटवर्धनची नीट बोलायचं हा का तू काय महाराज आहेस नीट बोलायला या माणसासोबत मी माझा टाईम का वेस्ट करतीये स्कूटीमधून थोडं ऑइल पडत होतं हे पाहून ती ऑटो पाहू लागली एक व्यक्ती समीरजवळ येऊन म्हणाली अहो त्यांची खरंच काही चूक नव्हती पाठीमागून त्या कारवाल्याने धक्का मारला आहे तो निघून गेला इट्स ओके तुम्हाला विचारलं का मी ती व्यक्ती म्हणते अहो त्या बिचारा मॅडमला तुम्ही बोलत होतात चांगलं सांगायला गेलो तर मलाच बोलताय ओ त्या तुम्हाला बिचाऱ्या वाटल्या का दिसतं तसं नसतं तू जा ना तुझं काम कर मला शिकवायला आलायस ऑटो भेटताच ऑटोमध्ये बसली आणि त्याला वाकडं दाखवून ती निघून गेली सकाळी सकाळी असं काही झाल्याने समीरचा मूड गेला होता अरे यार या मूर्खाला मला भेटायचं होतं विचारायचं आहे की का लग्न करायचं याला माझ्याशी भेट झाली ती पण ही अशी सकाळी सकाळी याचीच कार का समोर यावी आजचा दिवस खराबच दिसतोय ती ऑफिसला पोचते आणि मॅकॅनिकला फोन करून स्कूटी दुरुस्त करायला सांगते ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिने तिच्या फ्रेंडकडून समीरच्या ऑफिसची माहिती मिळवली आता आज असं घडलं त्यामुळे ती दोन दिवसांनी त्याला तिथे भेटून त्याच्या डोक्यात नक्की काय प्लॅन चिजतोय याचा जाब विचारणार होती त्या दोन दिवसात आईबाबा तिला समजवायचा प्रयत्न करत होते आणि ती ऐकायला तयार नव्हती इकडे समीरची अजूनही द्विधा मनस्थिती झालेली कारण नाही म्हटलं तरी लग्न हा आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय असतो पण म्हणतात ना नशिबात जे लिहिलेलं असतं तेच होतं तसंच घडतही होतं कॉलेजमध्ये असताना नंतर मुलगी पाहायला गेल्यानंतर तीच समोर येणं आणि पुन्हा एकदा त्याच्याच कारला तिचं धडकणं वारंवार नशीब त्या दोघांना एकमेकांच्या समोर आणून सोडत होते निश्चितच नियतीच्या मनात देखील काहीतरी वेगळं होतं जे त्या दोघांनाही कळत नव्हतं त्या दिवशी समीर ऑफिसमधून बाहेर पडत होता एवढ्याच समोरून शर्वरी येते आणि म्हणते ए मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी समीर म्हणतो तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही या कोण तू आता कोण मी ना मला कळायला हवं हा नक्की काय प्लॅन शिजतोय तुझ्या डोक्यात का लग्न करायचंय तुला माझ्याशी ती जरा जास्तच मोठ्या आवाजात बोलते समीर सांगतो अगं हळू बोल तुला अक्कल आहे का आपण माझ्या ऑफिसच्या बाहेर आहोत ती म्हणते तो माझा प्रॉब्लेम नाही तुझा आहे ए जास्त शहाणपणा करायचा नाही आणि माझ्यासमोर हळू आवाजात बोलायचं तो तिला जरा बाजूला घेऊन येतो आणि बोलतो हात सोड माझा तुझी बायको नाही मी आणि तशी स्वप्नसुद्धा बघू नकोस कारण ती कधीच पूर्ण होणार नाही तसा तो तिचा हात झटकतो मी काय मूर्ख वाटलो तुझ्याशी लग्न करायला अगं तुझी लायकी तरी आहे का माझ्यासारख्या मुलाशी लग्न करायची नाही ना मग कशाला हो म्हणाला आहेस ती विचारते तर तो हसू लागतो हसत का आहे सहसा आय नो तू ना मुद्दाम करत आहेस ना हे सगळं काय भेटणार आहे रे तुला ते काही नाही आजच्या आज घरी फोन करून सांगायचं की तू लग्नाला तयार नाही तो म्हणतो हो का मग मी कशाला सांगू तूच का नाही सांगत तुझं नाही ऐकत का तुझे आईवडील हो म्हणा ते तरी का ऐकतील ना अशी मुलगी कधी एकदा घरातून लग्न करून बाहेर जाते असं त्यांनाही झालं असेल बस यापुढे एकही शब्द बोललास ना तर मी तुझा जीव घेईन असं म्हणत ती त्याची कॉलर पकडते तो तिचा हात बाजूला करून तिचे दोन्ही हात जोराने पकडतो तसा तिला हात दुखतो हात सोड माझे नाही तर इथेच ओरडेन मग पाहणार नाही तुझ्या ऑफिसच्या बाहेर आहोत की आणखी कुठे आहोत ती अशी म्हणते तसा तो हात सोडतो आता तर हे लग्न वरून ब्रह्मदेव जरी आला ना तरी थांबू नाही शकणार जा कर काय करायचंय तुला ते मी नाही माघार घेणार आता तुला धडा शिकवायची हातात आलेली एवढी चांगली संधी मी आता तरी नाही सोडणार लग्न होऊ दे फक्त मग तुझी उलटी गिनती चालू हो का असं आहे का तर ठीक आहे मी पण रेडी आहे बघू उलटी गिनती नक्की कोणाची चालू होते आणि कोणाला धडा शिकायला भेटतो लेट्स वार बिगिन नाऊ शर्वरी त्याला आणि तो तिला असे खुन्नस देत निघून जातात ओ हो दोघेही रेडी फॉर वॉर उप्स दोघेही रेडी फॉर लग्नाला अशा छान आणि इंटरेस्टिंग कथा ऐकण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा लाईक करा आणि तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया जरूर नोंदवा थँक्यू